कर्जे गेले आणि तक्क्याला पाठ लावून दादा विचार करीत बसले आणि एक एक गोष्ट आठवू लागली मनात आलं आज उठल्या उठल्या दिवसाचं तोंड बघायच्या आत महाराणा दर्शन दिलं येताचं तोंड बघितलं आणि मग तो सुयाट असलेला लिंबू दृष्टीस पडला ती करणी आठवली आणि एकदम चमकून गेलं तक्क्याला मान टेकून ते विचार करू लागले डोळ्यापुढं आंधळी पाकोळी घराघरा फिरताना दिसू लागली पोकळी अशी फिरू लागली आणि तिच्याबरोबर त्यांची नजरही भिरभिरू लागली एकाएकी त्यांचं मनच उदास झालं एवढं कर्जांना बरोबर न सांगितलं तरी ते आले तसे निघून गेले आपण एवढा धीर देत असता त्यांना हिंमत होऊ नये उदास होऊन बसल्या दादांची नजर पायऱ्या उतरून खाली गेली ऊन चणचणत होतं आणि पाय पोटाशी घेऊन बसला धुंडी तरा तशा त्या उन्हात गप्प बसून होता त्याच्याकडे नजर लावून ते बघत राहिले मनात आलं हे खूळ असं का बसलं असेल बघावं तेव्हा म्हातारा आपला उन्हात का तळपतोय ते त्याच्याकडे बघत राहिले आणि एकाएकी गोपाळा बोलला सरकार किरणांना या लागल्यात दादांची नजर बाहेर पटांगणाकडे गेली आणि तक्क्याला टेकवलेली मान उचलून ते बघत राहिले धसका बसल्यागत छातीत धडधड होऊ लागली काळ्या ठिक्कर चेहऱ्याचा तो ताडमाड उंच गडी हातात भाला घेऊन थेट चावडीकडे येत होता धनुष्याला बाण लागल्यागत त्याची नजर रोखलेली दिसत होती बसल्या जागे दादा चुळबुळले सावरून बसले त्या नजरेला नजर देत बसत राहिले एकाएकी मान वळवून त्यांनी सारी चावडी न्याहाळली महारवाड्यात गेलेला येताळा अजून चावडीवर परतला नव्हता महाद्या कोळी घरातच पडून होता दत्तू नाईक वाड्यावर होता धोंडीबा डोळे मिटून बाहेर उन्हाळा बसला होता गोपाळा आणि हरिबा जाधव हे दोनच संधी त्यांना चावडीवर दिसले आणि खालच्या फरशीवर ठोई करून भाल्याच्या काठीचा आवाज झाला नगाऱ्यावर टिपरी पडावी तसा तो घुमला त्या आवाजासरशी दादानी मान वळवली केरुणाना चावडीच्या पारीजवळ येऊन उभा होता भाल्याचे काठी हातात उभी धरून बघत होता त्याच्यात नजरेला नजर लावून दादाही बघत राहिले आणि अवचित मुजरा करून किरुणाना म्हणाले राम राम हात आपसुक वर होऊन दादाही बोलले राम राम राम राम झाल्यावर पायऱ्या चढून किरुणाना वर आला हातातला भाला पायाजवळ आडवा ठेवून त्यानं बूट टेकलं आणि तोंडाकडे न बघता बाहेर बघतच तो बोलला मी पवाराचा केरून आणा मुद्दाम भेटाय आलोय बोला कर्दे आलं होतं त्याचा हा बोल ऐकून दादा जरा चपापले त्यांच्या मनात आलं हा गडी काय नादावर आला असावा त्यांची नजर त्या भाल्यावर फळाकडे गेली आणि त्या पोलादी फळाच्या टोकाकडे बघत ते जरा गुरमीतच म्हणाले हा कर्दे आले होतं मुद्दाम बोलावून आणलं होतं तुमचं काय म्हणणं किरणानानं मान बोलून दादांच्याकडे बघितलं आणि एक डोळा झाकल्यागत करून तो म्हणाला पाटील आमचं काय म्हणणं नाही आम्ही मळा सोडला आहे हे सांगायला आलोय मुकार उसागत ही मऊ भाषा ऐकून दादांना जरा नवाला वाटलं साऱ्या गावाला धाक घालणारा हा गडी असं नरमाईनं बोलेल अशी त्यांना कल्पना नव्हती काहीतरी निराळ बोलायचं सोडून क किरणानानं असं पड खाऊन बोलावं त्याच्या तोंडातनं अशी मऊ भाषा यावी दादानं ह्याचा धक्का बसला मग ती गुंग का ते त्यांच्याकडे बघत राहिले आणि आपला झाकलेला एक डोळा उघडून किरुणाना थोडका हसला त्याच्या नरड्याच्या शिरा खालीवर का दिसल्या त्याचं ते हसणं न समजून दादा त्याच्या नरड्याच्या शिरा बघत राहिले आणि हसून झाल्यावर किरुणाना तोंडाकडे बघून म्हणाले तुम्ही मराठे तसं आमचं बिजान बी अस्सल मराठ्यांचं आहे बामणानं मधी बिब्बा घातला म्हणून आमचा तंटा होता तो आता मिटला म्हणून शान समजा त्याला शब्दात पकडून दादाने विचारलं मग रानात तुमची काय आडकाठी नाही तर ताठ मानून डोळ्याला डोळा बिडवून किरुणाना बोलला पाटील भाकरी म्हणून शान खेटराच्या गटड्यावर हात मारणारा हेडी नाही मी कळलं का यात काय समजायचं ते समजा तसं त्याचं बोलणं सरळ होतं जे सांगायचं ते त्यांना वट्टात सांगून टाकलं होतं अवमान न करता बोलून दाखवलं होतं दादाही म्हणाले मग आमचं काय म्हणणं नाही आपली एकदम दिलजमाई यावर किरुणाना जरा वेळ तोंडाकडे बघत राहिला आणि हसल्यागत करून म्हणाला एक गोष्ट सांगू सांगा की आपला एक डोळा झाकून किरणांना सांगू लागलं आपण तोंडानं बोलू नये पर सांगतो दाजेबा गायकवाड काय एका बाचा नव हा एवढंच बोलून तो थांबला आणि दादांच्या चेहऱ्यावर नजर रोखून मारला त्याच्या बानं आमच्या आज्याला इतकं घालून मारलाय त्याच्या आमच्यामधनं इस्तू जात नाही किरुणानांना बोलण्याचं हे सुकाणू भलतीकडे नेऊन भिडवलं आणि त्याचा रोख न समजून दादा विचार करत राहिले हा गडी आलाय काय आणि बोलतोय काय हेच समजेना झालं दादा आपल्या विचारात गुंग झाले आणि किरुणाना म्हणाला हे सांगायचं तरी कारण काय तर त्याचा पोरगा दत्त घेतील म्हणून आम्ही चौताळ होतो वारसा चांगला असावा एवढीच इच्छा होती दादा मान हलवून म्हणाले काय हरकत नाही पण बाईने भावाचा पोरगा दत्त घेतलाय देसायचा नाही पुन्हा एक डोळा झाकून किरणांना उगाच तोंडाकडे बघत राहिला आणि कपाळाला आठ्या घर म्हणाला असू द्या जे व्हायचं ते होऊन गेलं पर ते आवलात तर काय मला माहीत नाही जाऊ द्या त्या बोलण्यात काय आहे म्हणा असं म्हणून त्यानं एक भक्कम श्वास घेऊन सोडला आणि आडवा टाकलेला भाला हातात घेऊन म्हणाला उठतो आता उठता मग बसून काय करू बरं असू आपली भेट झाली बरं झालंय आता आलोय तर सांगून जातो उद्या जेवायला या घरला हातात भाला धरून किरुणाना उभा राहिला आणि दादा मान उचलून वर बघत म्हणाले जेवायला होय आपली भाजी भाकरी खायची पोराला लावून देतो वाड्यावर दादा पुन्हा कचवचत बोलले जेवायला कशाला थोडकं हसून किरुणाना म्हणाला भ्या वाटत असेल तर राहू द्या आमचा काय जोर नाही त्याचा हा सवाल ऐकून दादा बोलले त्यात भ्याचं काय काम आहे किरुणाना मग झालं तर पोराला लावून देतो बोलवायला आणि पायऱ्या उतरून किरुणाना निघून गेला दादांच्या गळ्यात एक एक कडासनं घालून तो बाहेर पडला तो गेला आणि त्यांना काही सुचेन झालं दादा एडबडून गेले ते उगीच विचार करत राहिले एकाएकी हा किरुणाना आला काय बोलला काय आणि गेला काय बरं गेला तो गेला जीवाला आकारण कोड्यात टाकून गेला दादांचं मन उदास झालं ते सुन्न मनानं बसून राहिले आणि उगीच एक एक विचार मनात येऊ लागला ज्याच्यावर धाक घालायचा त्याला आपल्या खेटराजवळ उभा द्यायचं नाही त्यांच्या घराला जेवायला जायचं त्यांना वाटलं आपल्या हातानं आगळीक झाली स्पष्ट येत नाही असं सांगायला पाहिजे होतं का अनुमान केला एवढी कसली भूल टाकली त्यानं दादांना चुटफूट लागून राहिली आजचा दिवसच अपेशी वाटू लागला मनच उदास होऊन गेलं तक्क्याला मान टेकून ते उगच बघत राहिले डोळ्यांपुढं आंधळी पाकोळी फिरताना दिसू लागली सावडीत घिरट्या घालणाऱ्या त्या पाकोळीभोवती दादांची नजर फिरू लागली एक प्रकारचा कुबट वास नाकात शिरू लागला तो वास हुंगून दादा म्हणाला गोपाळा हरिबा अरे ही चावडी आहे काय पडक देऊर खांबाला टेकून बसले गोपाळ आणि हरिबा तोंडाकडे बघू लागले आणि ख्यास मारून दादा म्हणाले अरे काय तुमची अवस्था काय सिद्धी आणि काय चावडी वर पारवाळ बसल्यात आणि आज पाकोळ्या फिरत्यात इतकं बोलल्यावर हरिबा आणि गोपाळा दोघेही उठले आणि चावडीत फिरणाऱ्या पाकोळीच्या मागे धावू लागले काठीच्या एका टोल्यानं पाकोळी पाडून गोपाळनं दादांच्याकडे बघितलं दादा थोडकं हसून म्हणाले पाडलीस पाकोळी नाव केलंच पडलेल्या तोंडानं गोपाळा ती पाकोळी उचलून बाहेर गेला आणि हरिबावर ख्यास मारून दादा म्हणाले नाकाला भूक नाही तुमच्या सुगंध द्रवळागत कसला वास उठलाय बघा चावडीत आज चावडी सारवून घ्या आणि पुन्हा पाकोळी फिरताना दिसली तर याद राखा त्या तावातच दादा उठले आणि घोड्यावर बसून थेट वाड्यावर आले लगाम धरायला नाईक पुढे आला नाही तसे ते आपल्या भावाला म्हणाले परसराम नाही कुठं उच उलतला आहे दादा खवळलेले दिसले आणि दगडी कमान कट्ट्यावर बसला परशुराम उभा राहत म्हणाला नाईक आत्ता जेवायला गेला नाईक रोजच्या वेळा जेवायला गेला होता दादाच आज लवकर वाड्यावर आले होते पण ते डोळे वटारून परशुरामांकडे बघत म्हणाले जेवायला गेलाय अजून आला नाही तो चढा आवाज ऐकून परशुरामानं त्यांचा चेहरा निहाळला डोळ्यातल्या इंगळ्या लाल भडक दिसत होत्या कपाळावरची शीर फुगून टंब झाली होती छातीत श्वास न मावून ती सारखी वर खाली होत होती काय भिनासलं होतं ते परशुरामाला मला कळणं झालं नाईक न दिसून एवढा घोटाळा का व्हावा आणि एवढा मनाला संताप तरी काय करून घ्यावा दादा घोड्यावरनं खाली उतरले लगाम थराला परशुरामच पुढे गेला तसे ते खवळून बोलले काय करतोस तो चढा आवाज ऐकून परशुराम जागच्या जागी थबकला आणि घोड्याकडे बघत हळू आवाजात पुटपुटला घोड्याला बांधायचं नाही दादा अंगावर खेकसले गाव कामगार पाटलाचा भाऊ व्हायचा काही संधी शिपाई व्हायचा खाल मानेनं परशुराम बाजूला झाला आणि दगडी चौकडीतनं आत जात दादा म्हणाले आत या कुठं जायचं तिकडे घोडा जाईल जाऊ द्या संधी जाऊन घेऊन येतील त्याला दादा आत गेले आणि आपल्या मागोमाग येणाऱ्या परशुरामाकडे गर्रकन मागे वळून बोलले आपापल्या मानानं राहावा जरा मला खाली बघायला लावू नका गार गार डोळे फिरवीत दादा बघत राहिले आणि परशुराम न बोलता मुकाट्यानं आत गेला वाड्यात शिरून गडप झाला दादाही चौकातनं पायऱ्या चढून वर गेले हुश्य करून त्याने तक्क्याला पाठ लावली आल्या आल्या चौकात आवाज गरजला होता सारी चिल्ली पिल्ली आपापल्या आयांच्या कुशीत दडून बसली होती लोभाजी आणि मानाजी एकमेकांच्या तोंडाकडे बघत ढेलजेत गप्प बसून होते बराच वेळ झाला तरी दादा तक्क्या सोडून उठले नाहीत डोक्याचा पेटाही काढला नाही ते तसेच बसून राहिले सारा वाडाच तोंड मिटून गप्प बसला आणि एकाएकी महाराजीचा मुलगा रावजी एका लाकडी बैलाची दोरी हातात धरून उघड्या अंगारनं दारातनं आत आला आणि हंबावड म्हणून चौकात बैल फिरवू लागला तक्क्याला पाठ लावून बसले दादा बैठकीच्या खोलीतनच ओरडले अरे कोण ओरडतय रे ते कोण असं जीव सोडा लागलाय ढेलजेत बसला मानाचे गडबडीनं ढेंगा टाकून चौकात गेला आणि पोराला घेऊन मुकाड्यानं आत जाऊ लागला तसे दादा पुन्हा गरजले कोण आई बा आहेत का नाही त्या पोराला उघड्या अंगानं पोर फिरतय बेवारशी हाय होते का अंगावर धडूते मिळणार त्याला वाळा असा गरजला आणि पुन्हा शांत झाला पोरं पदराखाली दळून बसली आतलं माणूस बाहेर येणं झालं जिथल्या तिथं सगळं रोखल्या गत होऊन गेलं आणि तक्क्याला पाठ लावून बसले दादा ढेलजेत आले दगडी चौकडीतनं त्यांची नजर बाहेर गेली घोडा कुठं दिसत नव्हता डोळे बाहेर लागले आणि नाईक येण्याची वाट बघत दादा उभे राहिले